समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण कंध दहावा अध्याय पंचवीसावा गोवर्धन धारण ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात इंद्राला कळता कोपे नंद बाबाने गोपया क्रोधे त्या नच हो काही गोपा रक्षक कृष्ण तो पदाचा गर्वितो इंद्र क्रोधाने लाल जाहला सांवर्तक अशा मेघा वदला व्रजी वर्षण्या वदला जंगली लोका धनाचा गर्व जाहला मनुष्य कृष्ण तो साधा बळे त्याच्या न मानिती त्यजिता ब्रह्मविद्येला मूर्खते भवसागरी सुकाणू तुटल्या नावी तरेल कोण सागरी नादान मूर्ख हा कृष्ण विद्वान मानितो स्वये स्वतःच घास मृत्यूचा त्यावरी हे विसंबती धनाचा गर्व तो त्या ना कृष्ण तो त्याच चेतवी धुळीत मेळवा गर्व पशुसंहार तो करा तुमच्या पाठीशी येतो हि घेऊनी मरुदगणा सवे घेतो नंदाचे वज्र नष्टितो श्री शुकदेवजी सांगतात इंद्रे आज्ञा पिले मेघ सोडोनी बंधने तसे व्रजिते पातले सर्व मुसळधार वर्षले चौदिशा चमके वीज टकरी मेघ गर्जती प्रचंड वादळा योगे गाराही पडू लागल्या वरचे वरती येती ढगांची दळती बहु खांबांच्या परित्या धारा भूमी ना कळते कशी मुसळधार वर्षाने वाऱ्याने पशु कंपले त्रासले गोप गोपी ही कृष्णाच्या पायी लागले मुसळधार वृष्टीने थंडीने त्रासता असे डोके निपुत्र झाकोनी कृष्ण पायास लागले कृष्ण कृष्ण महाभागा तू नाथ गोकुल प्रभू रक्षितू इंद्रकोपात तुझ्या भाग्ये आम्ही सुखी गारा पाऊस मार्याने लोक मूर्छित होत हे कृष्णाने पाहता सारे इंद्राचा कोप जाणीला मनात वदला कृष्ण इंद्राचा यज्ञ मोडिता क्रोधला वर्षता ऐसा गारांचा मारही तसा तयाचे योग मायेने ऐश्वर्य गर्व नष्टितो मूर्खत्वे मानितो श्रेष्ठ देतो उत्तर त्या असे प्रधान ते देव गर्व हा त्याजला नको सत्व जे त्यजेती त्यांच्या हितार्थ गर्व नष्टी मी व्रजी आश्रित ते माझे रक्षिता मीच त्याजला संतांची करणे रक्षा माझे कार्य असे सदा या परी वधुनी कृष्णे खेळणी परितो गिरी उचलोनी करी घेतो भूचत्र घेई मूलजई पुन्हा तो वदला बाबा माताजी व्रजवासिनू तुम्ही गोवर्धनाखाली गोवत्सा सहजा बसा न शंका मुळी ती माना न पडे गिरी हातीचा पावसा मध्ये रक्षार्थ योजिमी असे कृष्णे आश्वासिता ऐसे धाडसे गोप सर्वते गाड्या आश्रित भृत्य गोधना घेऊनी सवे पुरोहिता सवे आले खाली गोवर्धना तदा कृष्णाने भूक तृष्णाने विश्रांती त्यजुनी स्वये गिरीतो धरिला सात दिनी थोडा न हालता कृष्णाच्या योग मायेने चकित इंद्र जाहला तरकटी संपली सारी वर्षा थांबविली तये स्वच्छ आकाश ते झाले वाराही थांबला तदा दिसता सूर्य श्री कृष्ण गोपाना बदला असे गोपानो निर्भये आता स्त्रिया गोधन बालके सर्वांना घेऊन जावे ओसरे जल सर्वते, कृष्णाची ऐकुनी आज्ञा धेनु वत्स स्त्रिया मुले वृद्धांना सह घेवोनी गाड्यात सर्व वस्तुही घेवोनी निघले सारे निवांत व्रज पातले शक्तिमान भगवान कृष्णे पाहता पाहता गिरी पूर्ववत विला सर्व समक्ष स्थानी लिलया ते गोप प्रेमे हृदयी भरोनी धावो आले हरिच्या पदासी धरी उराशी कुणी चुंबी कृष्णा अक्षौन केले मग गोपिकानी यशोदा रोहिणी नंद बळाच्या बळीरामने कृष्णाला हृदयी घेता आशीर्वाद दिले बहु आकाशी स्थित ते देव गंधर्व सिद्ध चारण कृष्णाची कीर्ती गावोनी फुले ही वर्षिले तदा स्वर्गात देवतानी त्या वाद्यते वाजविले गंधर्व तुंबरे गोड हरीच्या गाईल्या लिला ब्रजी निघाले मग कृष्ण देव बाजू होते बलराम गोप त्या प्रेमिकानी हरिगीत केले व्रजात आले बहुमोदी सारे इथे श्रीमद भागवत महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंचवीसावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू